रामकृष्ण गोविंद विदूर विदूर धृतराष्ट्राच्या दरबारातील पंतप्रधान अत्यंत शूर आणि योद्धा इतिहास असा आहे एका राजाच्या राजवाड्यात काही चोरांनी चोरी केली आणि ते चोर चोरीचे द्रव्य घेऊन पळत चालले असताना राजाचे सैनिक त्या चोरांच्या माग पाठलाग करत होते आता आपण पकडले जाणार असं त्या चोरांना समजल्यानंतर त्यांनी काय केलं त्यांना वाटेत आलेल्या एका आश्रमात ते द्रव्य ठेवून टाकलं टाकून दिलं आणि ते पुढे पळून गेले राजाचे सैनिक त्या आश्रमात आले त्यांना ते द्रव्य सापडलं त्यांना वाटलं आश्रमातील ऋषीनीच त्याची चोरी केली म्हणून त्या आश्रमाचे जे ऋषी ज्यांचं नाव मांडव्य त्यांना पकडून ते राजापुढे घेऊन आले राजाने फारशी चौकशी न करता त्या मांडव्य ऋषींना सुळावर चढवून फाशी दिलं मांडव्य ऋषी फाशी दिल्यानंतर मृत झाल्यावर यमाच्या दरबारात गेले आणि यमाला म्हणाले माझा काय अपराध म्हणून तू मला ही शिक्षा दिलीस मी तुला शाप देतो की तू शंभर वर्ष मानव योनीत खाली जाशील काय मांडव्य ऋषींची तपश्चर्या बघा सगळ्याच ऋषींची यमाला शाप तो शाप खरा ठरला आणि प्रत्यक्ष मृत्यूची देवता यमदेव शंभर वर्ष जे पृथ्वी तलावर आले शिक्षा म्हणून ते म्हणजे विदूर आणि असे हे ज्ञानी विदूर महाभारतात विदूर नीतीचे सहा अध्याय आहेत ज्यांना वेळ असेल त्यांनी ते शोधून अवश्य वाचावेत विदुर नीती खूप प्रसिद्ध आहे अशा विदुरांनी धृतराष्ट्राला काय सल्ला द्यावा बघा तिसऱ्या स्कंधाच्या पहिल्याच अध्यायातल्या अकराव्या श्लोकात म्हटलेलं आहे अजात शत्रु प्रतियच्छदायम तितिक्षतो दुर्विषहम तवाय सहान जो यत्र श्वसन ऋषा यत्व मलम बिभेशी विदुर महाराज म्हणतात महाराज जे धृतराष्ट्रांना सांगतात आपण अजात युधिष्ठिराला त्याच्या राजाचा हिस्सा देऊन टाका सहन करता न येण्यासारखे आपण केलेले अपराधही ते म्हणजे पांडव सहन करीत आहेत ज्या भीमरूपी नागालाही आपण खूप घाबरता तो बदला घेण्यासाठी आपल्या छोट्या भावासह मोठ्या क्रोधाने फुतकार टाकीत आहे त्यांनी काय सांगावं युधिष्ठिराला राज्य देऊन टाका एवढं सांगून ते थांबले नाहीत त्यांनी सांगितलं तुम्ही दुर्योधनाचा त्याग करा आपल्या पुत्राचा या सगळ्याला कारणीभूत आणि पुढील संहाराला कारणीभूत तो असणार आहे आता सांगा ज्याचा दरबार त्याच्याच दरबारात त्यालाच हाकलून द्या असं सांगितल्यानंतर तो माणूस काय करेल दुर्योधनाला हे समजलं त्यावेळेला त्याने विदुरांनाच दरबारातून हाकलून दिलं स्वतःच धनुष्य बाण तलवार दरवाजाच्या पायरीवर ठेवून दरबाराच्या विदुर युद्धापूर्वी तीर्थयात्रेला निघून गेले तीर्थयात्रेला निघून गेले तीर्थयात्रा करत करत करत करत हिंडत असताना एकदा त्यांची आणि उद्धवाची गाठ पडली उद्धव म्हणजे भगवंतांचा बहिश्चर प्राण बहिश्चर प्राण म्हणजे अर्थ काय माहितीये का तुम्हाला पूर्वी लहान मुलांना गोष्टी सांगायचे एक होता राक्षस आणि त्या राक्षसाचा प्राण होता पोपटात तेव्हा त्या पोपटाला मारा राक्षस मरेल अशा प्रकारच्या काही गोष्टी होत्या पण हा जो प्रकार आहे त्या राक्षसाचा प्राण पोपटात असायचा तसा प्रत्यक्ष भगवंतांचा प्राण उद्धवात होता बहिश्चर प्राण काय उद्धवाच आणि भगवंतांच नातं असेल विचार करा नातं म्हणजे नाते भाव नव्हे प्रेमाचं काय नातं असेल असा हा उद्धव बाल लीला करताना खेळामध्ये कृष्णाची पूजा करण्यात इतका दंग व्हायचा की आईने त्याला ब्रेकफास्ट करायला ये नाश्ता करायला ये खायला ये काहीतरी सकाळचं म्हणून बोलावलं तरी त्याला शुद्ध नसायचे असा भागवतात संदर्भ आहे असा हा बालपणापासूनचा भगवंतांचा परमोच्च भक्त त्या भक्ताची आणि विदुराची गाठ पडल्यानंतर विदुराने साहजिकच हालहवाल विचारली कसं काय चाललंय तर त्यावेळेला उद्धवानी विदुराला कौरव पांडवांचं युद्ध कौरवांचा संहार पांडवांचं राज्यारोहण आणि भगवंतांची अवतार समाप्ती वगैरे वगैरे सगळा वृत्तांत सांगितला तर भगवंतांची सगळ्या लीलांची आठवण उद्धवाने केली लहानपणापासून कसं झालं पांडवांचं रक्षण कसं केलं भगवंताने कुठल्या कुठल्या लीला केल्या कोणकोणते भक्त भगवंतांच्या आयुष्यात आले त्यांनी धर्मसंस्थापनेचं परित्राणा साधूना विनाशयाचं दुष्कृताम हे कार्य कसं केलं या सगळ्या आठवणी उद्धवानी विदुराला सांगून दोघांच्यात असा प्रेमालाप झाला आणि शेवटी विदुराने विदुराला उद्धवाने काय सांगितलं अवतार समाप्तीपूर्वी भगवंताने काय सांगितलं तुम्हाला असं विचारल्यानंतर उद्धव म्हणतो मी त्यांना विचारलो उद्धव म्हणतो मी भगवंतांना विचारलं आपल्या स्वरूपाचे गूढ रहस्य प्रकट करणारे जे श्रेष्ठ आणि समग्र ज्ञान आपण ब्रह्मदेवाला सांगितले ते समजण्यास मी योग्य असेन तर मला सांगावे त्या योगे मी संसार दुःखातून सहज पार होईन उद्धव पुढे म्हणतो माझ्या हृदयातील भाव याप्रमाणे मी जेव्हा निवेदन केले तेव्हा पुरुष कमलनयन भगवान श्रीकृष्णाने मला आपल्या परमस्थितीचा उपदेश केला पूज्यपाद गुरु श्रीकृष्णांकडून आत्मतत्व समजावून घेण्याचे मी साधन ऐकले नीट लक्ष द्या भगवंताने अवतार समाप्ती पूर्वी आपलं स्वरूप उद्धवाला समजावून सांगितलं माझ्या हृदयातील भाव याप्रमाणे ज्या वेळेला मी निवेदन केले उद्धव म्हणतो तेव्हा परमपुरुष कमल नयन भगवान श्रीकृष्णाने मला आपल्या परमस्थितीचा उपदेश केला पूज्यपाद गुरु श्रीकृष्णांकडून आत्मतत्व समजून घेण्याचे साधन त्याने उद्धवाला दिले आत्मतत्व समजून घेण्याचे साधन हे अकराव्या स्कंदात सांगितलेलं आहे एक एवढस छोटस वाक्य या अध्यायात आहे आपल्या परमस्थितीचा उपदेश केला आणि आत्मतत्व समजून घेण्याचे साधन सांगितले काय गुढ असेल अकराव्या स्कंधात हे अकराव्या स्कंधात आहे हे मला माहीत आहे का कोणी जर भागवत सप्ताहाला गेलं तर मी त्याला विचारतो का काय हो काय सांगितला भागवत धर्म तुम्हाला अशी एकमेकात चर्चा होते का आत्मतत्व म्हणजे भगवंताने काय सांगितलं मी विचारतो रस्ता कसा आहे राहण्याची सोय कशी आहे जेवण आपल्यासारखं मिळतं का हे माझे प्रश्न आजूबाजूला तुम्ही काय काय बघितलं तुम्हाला एकंदर या ट्रिपचा किती खर्च आला हे माझे प्रश्न पण भागवत सप्ताहाला जाऊन आला आत्मतत्व समजून सांगणार साधन म्हणजे काय सांगितलं अकराव्या स्कंदात अशी चर्चा करतो पण तो प्रश्न उद्धवाला विदुराने विचारला हे उद्धवा योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मूळ स्वरूपाचे गूढ रहस्य प्रकट करणारे जे परमज्ञान आपल्याला दिले होते ते आपण आम्हालाही ऐकवावे कारण आपल्या सेवकांचे कार्य करण्यासाठी भगवंतांचे सेवक विहार करीत असतात परमज्ञान जे आपल्याला दिले ते तुम्ही मला सांगा उद्धवाला विदुराने प्रश्न केला आणि उद्धवानी उत्तर दिलं ते तसं नाहीये मी नाही सांगू शकत कारण हे तत्वज्ञान ऐकण्यासाठी तुम्ही मुनीवर मैत्रे सेवा केली पाहिजे हा मर्त्य लोक सोडताना स्वतः भगवंताने तुला उपदेश देण्याची मैत्रेयाना आज्ञा केली आहे काय वाटलं असेल हो विदुरांना मर्त्यलोक सोडण्यापूर्वी अवतार समाप्तीपूर्वी भगवंतांना माझी आठवण आली आणि त्यांनी हे तत्वज्ञान मला सांगण्याची आज्ञा मैत्रेयानं केली काय भाग्यवान माणसं ही काय ज्ञान मिळालं आणि मला हे ज्ञान प्रत्यक्ष भगवंताने जे उद्धवाला सांगितलं ते माझ्यासाठी अकराव्या स्कंदात सांगून ठेवलं आहे पण मी ते गूढ समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही आपण मात्र निश्चित प्रयत्न करणार आहोत पण सध्या इथे पहिल्या तिसऱ्या स्कंदाच्या पहिल्या तीन चार अध्यायात हा विदुर उद्धव संवाद आहे आणि याच्या पुढे आता विदुर मैत्रेय संवाद चालू होईल रामकृष्ण गोविंद